कीर्तीचा डंका जगी वाजतो अवतारी देव बाप्पा तावी तो कमाल त्याच्या पुण्याईने झाले भक्त माला माल अवतारी देव बाप्पा तावी तो कमाल त्याच्या पुण्याईने झाले भक्त माला माल ठाई ठाई रूप दिसे पाहुनी आता ठाई ठाई रूप दिसे पाहुनी आता पती भावे उवाणीती सख्या देवता बाहुनीय ध्रुव फुले पुजूया चला लंबो नर जय जय बोलला आले गणराज बोलला तीपी माझ्या बाप्पाची आम्हावरी दया करुणा पूर्ण करी मनीषाही करू साधना माझ्या बाप्पाची आम्हावरी दया करुणा पूर्ण करी मनीषाही करू साधना देव माझा भोळा भाळा ठावे या जना देव माझा भोळा भाळा ठावे या जना देवापायी सर्व काही मिळे दर्शना सोनियाचा त्याच्यामुळे दिन हा आला लंबोदर जय जय बोला आल गणराज डोला कीर्ति तटंका जगी बाज तो कैसे तो सुंदर सूर्य कोटि सम प्रभ का से पीताम्बर वक्र तुंड लंबोदर दिस तो सुंदर सूर्य कोटि सम प्रभ का से पीताम्बर वक्र तुंड लंबोदर दिस तो सुंदर सूर्य कोटि सम प्रभ का से पीताम्बर ने भाविकांचा घरी गण आले सुखाची आधारी त्याचे आगमन झाले वर्षाने भाविकांच्या घरी गण आले सुखाची आधारी त्याचे आगमन झाले घराची या मंदिर झाले देव पावला हात जोडणी गजानन श्रद्धेने स्मरावे श्री गणराया चरणी जाऊन दर्शन ते घ्यावे हात जोडणी गजानन श्रद्धेने स्मरावे श्री गणराया चरणी जाऊन दर्शन ते घ्यावे देवाची ही लीला न्यारे गुण त्याचे गावे हो देवाची ही लीला न्यारे गुण त्याचे गावे संकटाला धाव घेई त्याला सर्व ठावे विनोदाच्या भक्तीला तो सदा जागला लंबोदर जय जय बोला हाल गणराज डोला कीर्ति तटंका जगी बाज तोला For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.